श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग सतरावा श्री वसिष्ठ म्हणाले रामा तो भूषुंड इष्टलावाने फार रुष्ट झाला नाही त्याची बुद्धी वक्र नव्हती तो सर्वांगाने सुंदर होता तो पावसाळ्यातल्या मेघाप्रमाणे श्यामवर्ण होता त्याचे वचन स्निग्ध व गंभीर होते तो गालातल्या गालात हसून बोलत असे हातावरील बिल्व फळाप्रमाणे त्याने त्रिभुवनाची इयत्ता निश्चित केली होती त्याने सर्व विषय समूहाला तृणासारखे तुच्छ लेखले होते लोक मोठ्या वेगाने कामाच्या मागोमाग धावत असलेले पाहून त्यांना जन्ममरणरूप संसार हेच फळ मिळणार आहे असा त्याने निश्चय केला होता त्याने ज्ञानाने पर व अवर ब्रह्माला साक्षात जाणले होते अमृतोत्पादनानंतर ज्याच्यातून मंदार पर्वत काढून घेतला आहे अशा क्षीरसागराप्रमाणे तो धीर स्थिर व महाकार पक्षी विश्रांतीस प्राप्त झाला होता तो संतुष्टचित्त व शुद्ध होता त्याची बुद्धी बाहेर सर्व प्रकारे विश्रांती पावलेली असून तो आतून परमानंदाने पूर्ण व त्यामुळे शांत होता या संसारात ज्यांचा जन्म झाला आहे अशा सर्व वस्तूंचा आविर्भाव तिरोभाव त्यांचे निमित्त माया आणि आत्मतत्व यांना तो जाणत होता ज्याचे वचन प्रिय मधुर व श्रवण करण्यास उचित अशा वीणागानाप्रमाणे रुद्धी आहे साक्षात्कारामुळे सर्व भयाचा अपहार करणारे स्वयं ब्रह्मच जो झाला आहे पण जगाच्या उद्धारासाठी ज्याने नव्या शरीराचा आश्रय केला आहे व त्यामुळेच जो सहजानंद पूर्ण आहे असा तो भूषुंड माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तयार झाल्यामुळे सुंदर स्वरूप दिसू लागला विनयादी उपचारक्रम न सोडता तो भूषुंड मला शुद्ध स्वरूप समग्र आत्मस्वरूप सांगण्यासाठी निर्मल वाढीने असे बोलला सुंदर मेघ आपल्या गर्जनेने मधुपान करणाऱ्या मधुकराला जसे तेच तेच सांगतो त्याप्रमाणे भूषुंडाने ब्रह्मानंदाविषयी पूर्वीच रसिक असलेल्या मला उद्देशून मला ज्ञात असलेल्या ज्ञानाचाच अनुभव केला इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे सप्तदश सर्ग श्रीराम